हिसार अध्याय बावीसावा मैनाकिनीचे सिंहल द्वीपास प्रस्थान मच्छिंद्र मैनावतीची भेट व मीननाथाचं वध आणि संजीवन या अध्यायाचं नित्यपठन केल्यास एक विद्यासंपन्न मुलगा प्राप्त होतो व तो सर्व विद्वानांना देखील मान्य होईल असं कर्तबगार निघतो अध्यायाला सुरुवात होत आहे मच्छिंद्र व मीननाथास घेऊन गोरक्षनाथ गेल्यावर उपरिचर बसू शोकाकुल मैनाकिनीस प्रासदात घेऊन गेला तिला धीर देत तो म्हणाला बाई ग धैर्य धर सावध हो तू ज्याबद्दल शोक करीत आहेस ते सर्व अशाश्वत आहे लक्षात घे क्षणिक वस्तूंचा मोह करून काय उपयोग मच्छिंद्र कामापुरता तुझ्यापाशी आला आणि कार्य संपताच स्वहिताचा विचार करून निघूनही गेला तुला स्वहित विचार करायला हवा तू कोण आहेस येथे कशी आलीस याचा विचार कर आणि आपल्या पूर्वपदाचा उपभोग घेण्यासाठी माझ्याबरोबर चल त्यातच तुझे हित आहे तू माझे एकूण सिंहलद्वीपास आलीस तर बारा वर्षांनी मचिंद्र गोरक्ष आणि मीननाथाच्या भेटीची तुझी इच्छा मी नक्कीच पूर्ण करीन असे मी तुला वचन देतो ते ऐकून मैनाकिनीस खूप बरे वाटले मग वसूच्या सांगण्यावरून तिने दैरभामा नावाच्या आपल्याच एका कर्तबगार दासीला श्रीराजाच्या गादीवर बसविले आणि स्वर्गात जाण्यासाठी सर्वांचा निरोप घेतला मैनाकिनीला सिंह लिपास पोहोचती करून तो पशु स्वस्थानी गेला इकडे मीननाथ आणि मचिंद्र यांच्यासह श्रीराज्यातून निघालेला गोरक्ष मजल दरमजल करीत गौड बंगालात प्रवेशला फिरता फिरता ते तिघे एका आमराईपाशी आले येथेच गोरक्ष व कानेपाशी प्रथम भेट झाली होती या पूर्वस्मृती जागे होताच गोरक्षच्या डोळ्यात अश्रू तरळले मेणनाथास खांद्यावरून खाली उतरवून त्यांनी त्या पवित्र स्थानास कृतज्ञतेने नमस्कार केला त्यावेळी त्याची अवस्था पाहून मच्छिंद्राने त्याला रडण्याचे कारण विचारले तेव्हा गोरक्षाने त्याला बद्रिकाश्रम सोडल्यापासून गुरु भेटीसाठी व्याकुळ होऊन तो कोठे कोठे भटकला कोणकोणते क्लेश भोगले आणि त्या ठिकाणी त्याला मच्छिंद्राचा ठाव ठिकाणा कसा कळला ते सविस्तर सांगितले ती हकीकत ऐकून मच्छिंद्राला गोरक्षाचे खूप कौतुक वाटले त्याने गोरक्षाला प्रेमाने कुरवाळले मार्गामध्ये गोरक्षाने मच्छिंद्राला जालंधर मैनावती व गोपीचंद यांची कथा सांगितली ते ऐकून मच्छिंद्राला गोपीचंदचा इतका राग आला की गोपीचंदचा नाश करण्यासाठी गोरक्षाला बरोबर घेऊन त्याने सरळ हेला पट्टणाच रस्ता झाला तेथे ग्रामस्थाकडे चौकशी केली असता कानिफाने जालंधरास वर काढण्याची व गोपीचंदास जोगदीक्षा देऊन त्याचा पुत्र मुक्तचंद यास गादीवर बसवण्याची हकीकत कळली तेव्हा कुठे मच्छिंद्राचा राग शांत झाला मग त्या तिघांनी राजगृही जाऊन मैनावतीची भेट घेतली त्यांना पाहून त्या साध्वीला खूप आनंद झाला तिने त्या तिघांचा उत्तम सन्मान करून तीन दिवस ठेवून घेतले निरोपाच्या वेळी तिच्या आदरतिथ्याने संतुष्ट झालेल्या नाथांनी तिला अनेक आशीर्वाद दिले हेला पटणहून ते तिघही नाथ प्रथम जगन्नाथपुरीस व तेथून पुढे सौराष्ट्रात गेले सततच्या प्रवासाने थकवा आल्यामुळे त्यांनी तेथेच एका गावात मुक्काम केला त्या रात्री विश्रांती घेतल्यावर सकाळी उठून त्यांनी आपली आणखी ओरखली गोरक्ष भिक्षेला गेला आणि गावात हिंडून काही वेळाने मुक्कामी परतला तो येईपर्यंत मिननाथ झोपलेलाच होता गोरक्षास आलेला पाहून मच्छिंद्राने मिननाथा उठून एका गल्लीत शौचास बसविले थोड्या वेळेने तो गोरक्षला म्हणाला दशा आटोपली असेल तर तू त्याला ते नदीवरून धुवून आण गोरक्षी मिननाथापाशी गेला तेव्हा त्याने विष्टीने माखलेले हातपाय पाहून त्याला किळस आली तो मनोमन चरफडला म्हणाला मच्छिद्रनाथासारख्या विरक्ताने बाळांची पिढा कशाला बाळगावी निसंगाला अशा उपाधी म्हणजे डोक्याला तापच ताप आपण घालविलाच पाहिजे रागाच्या आवेशात मीननाथाला घेऊन तो नदीवर गेला आणि गुरुनी याला धुवून आणायला सांगितले आहे ना मग आतून बाहेरून चांगलाच धुवून काढतो असे म्हणून त्यांनी त्याला खडकावर आपटून ठार केले त्याची कातडी काढून घेतली आणि त्याची हाडे व मांस प्राण्यांना खायला घालून तो सरळ मुक्कामी परतला मच्छिंद्रनाथ तेव्हा गावात गेला होता गोरक्षाने मीननाथाची कातडी उन्हात वाळत घातली काही वेळाने मच्छिंद्र परत आल्यावर त्याने मीननाथ कुठे दिसत नाही अशी प्रच्छा करताच गोरक्ष म्हणाला आपल्या आज्ञानुसार त्याला स्वच्छ करून बाहेर वाळत टाकले आहे ते मच्छिंद्राला नवल वाटले त्यांनी बाहेर जाऊन पाहिले तेथे आपल्याच मुलाचे कातडे सुखद घातलेले पाहून त्याला मोठा धक्काच बसला पुत्र शोकाने व्यतीत होऊन त्याने मोठा आक्रोश केला ते पाहून गोरक्ष म्हणाला गुरुजी आत्मा अमर आहे मग मेननासाठी इतका शोक कशाला मेननाथाच्या देहातील ती आत्मतत्व अजर चल आहे त्याला कशानेही मरण येत नाही त्या दृष्टीने मेननात काल होता आत्ता आहेच तेव्हा स्वतःला आवरा पण इतके समजावूनही काही उपयोग होत नाही हे पाहून गोरक्षाने संजीवनीचा जप करून मीननाथास पुन्हा जिवंत केले तेव्हा त्याला छातीशी खवटाळून मशिंद्राने त्याची मुकी घेऊ लागला दुसऱ्या दिवशी ते तिघे प्रवासास निघाले तेव्हा गोरक्ष म्हणाला महाराज आपण पराक्रमी आत्मज्ञानी व स्वसामर्थ्याने शेकडो मेननाथ उत्पन्न करू शकता पण असे असूनही मेननाथाकरिता तुम्हाला इतका विलाप करताना पाहून मला धक्का बसला तुम्ही असे का केले यावर मच्छिंद्र म्हणाला गोरक्षा मी तुझा गुरु आहे हे लक्षात घे माझ्यावर मोह ममता इत्यादी विकारांची किती प्राबल्य आहे हे जोखण्यासाठी तू मीननाथाला मारून माझी परीक्षा घेतलीस तेव्हा तुला शाश्वत अशोषताचा सम्यक बोध झाला आहे किंवा नाही तुझे लक्ष अलक्षच्या ठिकाणी आहे किंवा नाही ते पाहण्यासाठी मी मुद्दाम आक्रोश करीत होतो त्या प्रसंगातून तू परमहंस असून पूर्ण निर्भय व सुखी आहेस माझ्या लक्षात आले ते ऐकून गोरक्षास गहीभरून भरून आले त्याने मशिंदारची क्षमा मागून त्यांना साष्टांग वंदन केले आणि पुढे तिघा नाथांचा प्रवास सुरू झाला अध्याय बावीसावर समाप्त होत आहे उर्वरित कथासार पुढील अध्यायात धन्यवाद